मग माझी हां तर माझी भूमिका अशी झाली की भारतीय संगीत परंपरा आत्तापर्यंत आलेली त्याच्यात ग्वाल्हेरचं कॉन्सेप्शन आणि त्याच्यात ख्यालावरचं कॉन्सेप्शन आणि मला काय दिसलं की माझ्या अभ्यासाच्या वेळेला की मला ख्यालाविषयी भलत्याच गोष्टी काहीतरी अशा प्रचारात आलेल्या आहेत आणि त्या पटेन अशा झाल्या अभ्यासामुळे त्यामुळे मी ह्या जो शोध घेतला त्याचं एकंदर म्हणून हे काय संकलन झालं आहे ते मी मांडण्याचा कारण काय तेवढा कारण इतकी पैलू आहेत त्याचे इतके पॉईंट्स आहेत की सगळ्यांचा विचार करून संकलन करणं आणि प्रत्येक पैलूचा अभ्यास कारण ते प्रॅक्टिकल आहे ना लेक्चर तर नाही आहे ते प्रॅक्टिकल स्वतः अनुभव घेऊन ते मा त्याचा हे मांडणं तर याच्यामध्ये सगळ्या अंगाची प्रॅक्टिस करायला सरकमस्टन्सीस नाहीत वेळ नाहीत म्हणून मी मैफलचा गवई निराळ असतो मैफलच्या गव्याला फारसं काही लागत नाही व्यासंगी <laughs> माणसाला प्रश्न पडतो की आपण जे सांगतोय तुम्ही जे प्रीच करताय ते बरोबर नसलं <laughs> तर कोणीतरी आक्षेप घेईल ही भीती असते म्हणून मी हा प्रश्न आणि काय की काही कंपॅरेटिव्ह जे आहेत जे ख्याल आहेत बडा ख्याल छोटा ख्याल तर काय ख्याल ही ही जी काय की आमची भूमिका अशी आहे की ख्याल हे भारत सामवेदापासून सुरू चाल जाऊन जे इव्हॉल्युशन आहे त्याची शेवटची शेज एक्सप्रेशनची आहे ध्रुपट बिपट फार खाली राहिलं आहे सांगा का ध्रुपट अत्यंत खालची अवस्था आहे सांगा का आणि ख्याल ही त्याच्यावरची पण ते खिचडी केली नाही आहे सांगा का अनुभवाने अनुभवाने कलम करता करता करता करता ती एक स्टेज आलेली आहे सांगा आणि ती इतकी वरची स्टेज आली की ती पकडता येणार त्याबरोबर त्याची अवनती झाली आणि आताच काय खाल ख्याल कॉन्सेप्शनच गेलं की मुद्रा शुद्ध वाणी शुद्ध मुद्रा जबान अभिनिवेश न करता तुमचं एक्सप्रेशन आणि त्याच्यामध्ये जाणीव नेणीवेचं वैशिष्ट्य आहे की बाकीच्या याच्यामध्ये जाणीव जास्त आहे कुठल्या याच्यामध्ये की लोकांना ऐकवायचं आहे आणि इथे काय की दुसऱ्याशी बोलता हा सुखसंवाद आहे बोलता बोलता आपण काय समेचा अर्थ आहे की तुम्ही तात्पुरता नेनिवेत जाता आणि तिथून फ्रेश होऊन पहा बाहेर येता अशी एक अवस्था आहे त्याची म्हणून ही ख्याला म्हटली ही सम त्याला फक्त ठेका का दिला की प्र गाणं प्र श्रुती नाही आहे प्रवाही आहे हे श्रुती श्रुती श्रुती जे दाखवलं आहे इतकं बंडल झालं आहे त्याचं सांगलं का कारण आक नाद आकृती आहे सांगलं का एक तीन अंगापैकी नाद एक अंग आहे पण ती आकृती आहे आणि आकृती ही कर्णगोचर आहे तर आता काय झालं की रागाची स्वरूप अनवट राग वगैरे हे जे एक नंतर जे बंडल वाजलं ते काय की मूळ जशा भाषा आपल्या डेव्हलप झाल्या सोळा तशा बोलभाषा पुष्कळ आहेत तर त्या अनवट राग किंवा जे बाहेर त्या सगळ्या धुणं आहेत आणि त्याच्यातून डेव्हलप झालेली जी स्वरूप आहेत तेवढीच फक्त ख्यालाने जास्त घेतली कारण आकृती ओळखता येताना तुम्ही मनुष्य एकाच साईजची माणसं असली तर त्यांच्या हालचालीमध्ये त्या व्यक्तीचं हे दिसतं लांबून तरी आपल्याला ओळखता येणं हा ललच आहे तुम्ही बाकी ललतचे सगळे प्रकार घ्या पण ललत म्हणून जी काही ही झालेली आहे ती तुम्हाला गुरुच्या मुखातून ज्या आस्तायंत्र मिळतात कारण नुसत्या नोमटममध्ये येणार नाही ते तर त्या मु आस्तायंत्रातून त्याची स्वरूपं कायम झाली ती सरळ गणित म्हणून झालेली नाही व्याकरण म्हणून झाली नाही ते अनुभवाने त्यांच्या आयला इन्स्टिंक्टने झालेली आहेत तर आता काय झालं आता साधी गोष्ट आहे की धैवत चढ्या लावायचा का आपला शुद्ध लावायचा की कोमल लावायचा याच्यावर भांडणं होतं वार्षिक तो धैवत जो आहे हा नेहमी संबंध सप्तकामध्ये धैवत हा एक मोठा चमत्कारिक पॉईंट आहे ज्यावेळी आम्ही स्वरशास्त्राचा अभ्यास करताना तो गंधारशी संवाद करतो आणि ऋषभशी संवाद करताना त्याचे अंश बदलत असतात म्हणून चलन हे करताना व्या भरतमुनीने पंचमापासून दैवत उतरवलं आहे लक्षात आहे का ती इथे काय आहे की जुने लोक चढी दैवत आणि उतरी दैवत ते का असा की ते लोक एक्सप्रेशनने इमोशनने गायले आता मी साधी एक मऊ दाखवतो की ललतमध्ये दोन्ही दैवत लागतात पण चढी उतरी म्हणून त्याचा असं पॉईंट श्रुती पॉईंट नाही श्रुतीची भाषाच चुकीची आहे का त्या वळणामध्ये ते ते किती शोभतं प्रत्येकाचं नाक खांदा हा वळणामधून आपल्याला पाहायचा असतो आणि ते जर दिसलं एका व्यंगचित्रामध्ये एखादी व्यक्ती उभी करता येते तसा ललट कोणती शुद्ध राग आहे ते तिन्ही सप्तकामध्ये त्याचं हे असतं जशी स्प्रिंग आणली तर इथे जरी त्याला छेडलं तर तिथे त्याची हे पोचते आता इथे मी मजा दाखवतो काल रचताना सदानंदाने प्रत्येक कणाला प्रत्येक त्याचं एक्सप्रेशन ठेवलेलं आहे म्हणून जबान आली नाही त्याचा बॅलन्स आला नाही तर तो ख्याल होत नाही आता का ललक झाला पण तो राग गात नहीं है हम क्या हम राग नहीं जानते हम आस्ते अंतरा जानते तो आस्ते अंतरा पेश करते ही वरचे भाषा है रन का आ काशे कहू इथे त्याने उठली दैवत लावले काशे कहू रे मैं गौरी दादा அலர்த்த கண்டன்ல तो सूर सोडायचा तर तुम्हाला श्वासाचा कंट्रोल असल्याशिवाय आणि तालाचा बॅलन्स असल्याशिवाय तुम्ही सोडू शकणार नाही सो आता अर्थ पाहिजे का सपना मला जे स्वप्न पडलं ते मी कसं काय सांगू तुम्हाला सोवत सो आ का खुली સમજી જાય બસ સો તો સો કો પાયો આ माझी आख उघडली आणि तो नाहीतर झाला चोवट चो दैवत कोमलचा तर उतरी दैवतचा त्यांनी उपयोग केला आहे इथे चढी लागतो कारण मध्यमचा आहे ना आता दुसरा मोकळा पा इथे दैवत चढी कंठ वर जायचं पण दैवत हा ठळकपणे ठेवण्यात न ठेवला ठळकपणे दैवत सुद्धा ठेवला तर सोनी होतो आणि जर कोमळ ठेवला तर काय होतं का मध्यम सर्ज धरून तो तोडी होतो घर याचा घर याचा होतो आणि त्यामुळे स्वरूपच बिघडलं जातं तर त्याची नजाकत आहे आता सुरीलपणाची दृष्टी दिल्ली कलकत्त्याला हा प्रश्न निघाला तर सुरीलपणा कशाला माहिती तर जे व्यंजन आहे वाणी आहे आणि त्याचा कारण इलेबरेशन ऑफ व्हॉवेल याच्या नाला असं आहे त्याचे तर इथे का आहे रन का इथे का अक्षर बिघडवलं स्वराला पकडायच्यासाठी सूर्यला रन का कारण समुद्राचं पाणी कधी तरंग आहे तो प्रवाह तो तरंग कधी असा सरळ होत नाही त्याच्यातून सुशीलपणा आला पाहिजे आणि हे ग्वाल्हेरच्या पुराण्या माणसाकडून आम्हाला ह्या ह्या अशा सूचक ह्या ह्या मिळाल्या आणि मग त्याचा विचार करून आम्ही त्याचे हे बांधलेले आणि विस्तार करताना काय आहे की चिजेचाच विस्तार होतो म्हणजे जशी कळी आहे ती कळी फुलताना तसा तुमचा कायदा फुलतो तशी कळी फुलताना त्याचं प्रत्येक अंग प्रत्येक क्षणाला त्याचे सगळे गुण त्याच्यात येतात त्याचा बात आहे त्याच्यातला आपण पहिला कोणताही घास घेतला तर त्याचे सगळे गुण त्याच्यात दिसले पाहिजे तर म्हणून आस्थाही विस्तार करणं हा जो भारत सिद्धांत तोच त्या ख्यालियाने वापरला वेगळा आलाप नाही वेगळी ताण नाही हे सगळे बाहेरची बही महिरप आहे ही फक्त वाटली तर करायची योग्य वाटली तर नाही करायची अभ्यास करून ठेवायचा पण त्याचं ॲप्लिकेशन करायचं नाही ही मह त्यामुळे काय जशी चीज असेल तसा त्याचा विस्तार होतो हीच याच्यामध्ये सर सह आल्या ज्यावेळेस झालं त्यावेळेस सुद्धा त्या लोकांनी ही गोलाई हा प्रवाह टाकला नाही आता एक साधी गोळी दाखवतो मा रे गु आता किती चुका झाल्या माई घुंगर वा गुंगरवा वा माई गुंग महारे वा के गुणवा आणि माई घुंगर वा घुंगरवा वा इतक्या अपभ्रंश त्याचा झाला मारे घूम गैरवा के मारे घूम गैरवा के रुनवा काट देर सुनरवा आओ तो जइयो पिया के मिलन को तवई बा तिथे ठेका सुद्धा शेताळाचा तुम्ही सांगता धा धा हे दुसऱ्या मातेच्या मध्ये धिन येतो धा ढिंला धा ढिंदा सुद्धा येत नाही आणि अंतराण्यामध्ये तो सरळ ठेका घेतला जातो गल्याच्या जिल्ह्यामध्ये म्हणजे मारे गौ गरवा मारे गौ गरवा काट हे तुनरवा हम तो के मिलन को दुपटामध्ये शब्दाचं शब्दत्व नाहीसं झालेलं आहे ख्यालामध्ये शब्दत्व सोडलेलं नाही आता अच्छा अंतर भागा कसा देतो पुढे काय एक मोळ सागर लुगन को इथे ठेका सरळ आला एक दर मोळ सागर लुगन को दुरी नंदुर सासू जागे मार धूम गडवागे मार तुम अरे काय काय इतकं नाही इतकं एक्सप्रेशन प्रत्येक तुम्ही जसं तुम्ही जर जितकं जवळून स्टडी कराल तर तुम्ही त्यात मोहून जाल हा आता ही एक चीज पहा का आता नंतर त्याने एका स्वरावर सगळा लगत उभा केला षडजावर आणि तो कसा सरळ त्या सरळ मात्रेमध्ये आता आजताही नेहमी ख्यालाची आजताही आपल्या जलद ख्यालातली असते ती अशी गोलाईने जाते आणि अंतरा सहज जातो मारे घुम गरवा के मारे घुम गरवा के गुणवा काट हे सुनरवा हाव तो जय पिया के मिलन को आता विस्तार करताना ही त्याची आकृती ठेवून तुम्ही विस्तार केला तर नुसत्या मारे घुंगडचा ताना नाही चालणार नसल्या तर लावायचा नाही बोलताना त्याच अंगाने आले पाहिजे कारण बोल बांधता आले तर बोलता नाही ना ताणी गायव नाही बोल बांधणं रिकन्स्टन्सी आस्थाई हा त्याचा बेस आहे एक जरा मोह को सासु जागे मर के बोरिंग कर कहा है हाँ? माँ नाही कारण हा एक माझा अभ्यास आहे कारण कधी असं कोणाला आवडलं असलं हां येईल खायला माझ्या सतरा माझ्या माझ्या भानगडी आहेत ना त्यामुळे एखादी तापतो न तापतो आता याच्यामध्ये कसं आहे आता असाही विस्तार करताना सुद्धा काय असतं की इलॅबोरेशन ऑफ गॅप्स हे जे काय पेंटिंगमध्ये गा म्हणजे काय की पहिली पेंटिंगची लाईन आली राग राग ही एक लाईन आहे आता त्याच्यामध्ये दोन शब्द वेगळे करताना काय झालं की का हे ध्रुपद जे झालं तर रैन का हा शब्द नाहीसा झाला त्यांनी जवळ आणला पण त्याचे बाकीचे गॅस काय करायचे तर ते एका शब्दातून दुसऱ्या त्या तो ठेक्याचा जो प्रवाह आहे त्याने ते एक्सप्रेशन पुढे नाही आणि ते वाढवता वाढवता वाढवता शब्द कमी होतात आणि नुसता निशब्द म्हणजे आता हे कसं होतं त्याला मुख्य मेन आणि अष्टांग तिथे वापरायची आहेत आता पहा का म्हणजे मूळ शब्द त्याला तुम्ही एलॅबोरेट करता आणि त्या दोन शब्दामधली जी कॅव्हिटी आहे आपली वेकन्सी आहे ती तुम्ही वाढवता रनका दोन अंक जास्त की एक हळवार एक हळवार एलॅबरेशन काय असं आणि एक जसं त्याला एक मी आयडिया काय देतो की आई मुलाला बाळाला खेळवते कधी कधी त्याच्याशी हळवार हे करते कधी कधी धुसमुसळ हे करते पण धुसमुस करताना दुखापट होणार नाही कारण प्रेम जात नाही ते निसार हुसेनची प्रवृत्ती ही थोडीशी मधून मधून धुसमुसल्यासारखे आणि रैमटकाची प्रकृती सिंपल साधी ती सिंपलिसिटी कठीण आहे सांग रनका शब्द ना हे गोडीचं जे जे सिद्ध राग आहेत मी त्याला सिद्ध नाही सिद्ध राग दिलं सिद्ध राग म्हणजे असतात की तुम्ही संकल्प करायचा मग त्याच्या व्याकरणाचा विचार नाही करायचा संकल्प करायचा त्यामुळे ते काय होतं की त्याची तिन्ही सप्तकात तिन्ही लयमध्ये कुठेही तुम्ही छेडला तर त्याचं स्वरूप कायम आहे आणि अनरोड ट्रॅकामध्ये तुम्हाला खूप फर्निचर आहे याच्यातून जायचं त्याच्यानंतर बत्ती लावायची असली ते झोपेतून उठल्यावर अडखळणार काय त्या नेहमी जागा राहून सर्कस करायला लागतो त्याला वा बट त्याचं इतकं एकांगी असतं की त्याला त्याला दुसऱ्या याच्यामध्ये त्याचा ह्याचं काय म्हणतात त्याला कचकड्याचं फूल जसं असतं तसं असतं त्याला ही नाही त्याला जिवंतपणा नसतो म्हणून त्या लोकांनी ख्यालियाने हे अनवटला किंवा हे ते सहजासहजी जे झालं ते त्यांनी केलेलं आहे आणि ते सहजासहजी करताना त्यांनी एक्सप्रेशन इमोशन पाहिलं लोकांचं व्याकरण नाही पाहिलं ते सरकस नाही पाहिली आता इथे पाहणार सपना কাশে কৌ রে মরণ কা সব কা त्याची त्याची त्याची जी प्रतिमा आहे ती आठ बसलेली आहे सुराच्या आधाराने ते की कॉलेजची काही वैशिष्ट्य मी सगळं तुम्हाला माझ्या आयुष्यभराचा हे सांगू शकत नाही पण इतके पॉईंट्स आहेत ते अगदी स्थूल पॉईंट्स आहेत आणि ते लक्षात ठेवून आम्हाला रियाज करायचा तेवढा रियाज होऊ शकत नाही आता माझं वय ऐशी तर मला जास्त काही काही रियाज करता येत नाही तरी जेवढा एक स्वतःचा समजा समजण्यापुरता मी त्याचा हा अभ्यास आता एक दोन चार आस्था मी ऐकवतो मग तूच तसंच भैरव टोळीमध्ये दोन चार आस्था आस्था ऐकवतो ग्वाल्हेरचे त्याच्या अंगाने त्या ठेक्यावरून अंदाज येत नाही बाहेरच्या लोकांना एका आवडताना रास्ताही चालली आहे कारण मी एका आवर्तनात जर मला दुसऱ्या हे टाकताना एखादी एखादा कवन जास्त शब्द जास्त वाढला तर दुसरा कव्हर अप करायला पाहिजे असतो आ शब्द डेव्हल एलॅबरेट करायला लागलो तर त्यावेळेला त्याला बॅलन्स कसा सांभाळायचा आवर्तन वाढवायचं नाही सपना बोल में बात पैदा तो बोलतो है Oh. Uh... सपना Good. म्हणून गाळा আমার ঘুম ধরবাগে আমার पण ते जिन गायलं मी त्याला प्रवाह आला देखिए मारे घुंगरवा के ऋणवा काट देरे सुनरुआ ये सोनारा सांगते की माझे हे काय स्त्रियाको मिलनको जा तेव्हा ते वाचतात कारण रात्री उठून जायचं असतं तो आता तू

ले लुकनको दूधी रंग चाट जागे मारे अच्छा एक डर है मोहे सगरे लुकनको एक तर सगळे लोक जागत आणि त्यात सासू आनंद जागले म्हणजे माझी धीन काटली सकाळी एक आता झाली अंतर आले الشجرة مشجرا منكم يوري لنا نلسا شجاع أرضهم غير واقع أرضهم أرضهم غير واقع गुणवार कट दे

मेरा न ते टाळ टाळ ताण चालत नाही कोचा पडतो कारण तार आहे ती तार जवळ आणते स्प्रिंग सारखी पण गोलाही तुटत नाही त्या तालाच्या दुगणीत आणि नाही तो ठाचा नाही आहे Kamilana kota bayi bode ma dong da da wa ke mo de dong ておりまこれやれちゃうああ。 आणि इथे काय की ॲट रॅन्डम तुमची वेव निघते आणि ती तुम्ही पकडता आणि इमोशनल सम हा इमोशनल हाय पॉईंट आहे प्रत्येक प्रवाह प्रवाह चालतो चांगला का आणि तिथे एकदा ते पॉईंट राहिला की क्षणभर तुम्ही येत जाता आणि परत तिथून तुम्ही उठता आपल्या आजोबांच्या कुंडलिनीवरून मला पुस्तका झाला का कारण काय आमच्याकडे सिद्धरागाची व्याख्या ही अशी आहे की समाधी योगशास्त्रामध्ये समाधीचा अभ्यास करताना की तुम्ही अगोदर सिद्धी मिळवावी लागते आसनाची ती चार पाचच आसनं आहेत आणि सिद्धी मिळवल्यावर काय होतं की ज्यावेळेला तुम्ही संकल्प करून बसता तुम्ही त्या समाधी अवस्थेत गेल्यावर तुमचं शरीर हालत नाही झोपेत मान पडते समाधी अवस्थेत पडणार नाही की संकल्प केला आहे लक्षात आलं का इतकंच नाही तर दहा आठ आठ दिवस संकल्प केलेले लोक पाहिले त्यांची दाढी मिशीसुद्धा वाढत नाही जिथे शरीर ठेवलं तिथे राहतं तसं इथे काय की रागाचा संकल्प करायचा आणि एक्सप्रेशनला वाहू द्यायचं आणि ते इमोशनल हाय पॉईंट्स येताना ती रागाची ही आपोआप तुमच्यावर आली पाहिजे इतका संकल्प पक्का करावा लागतो राग आणि मग त्याचा संकल्प करायचा प्रत्येक वेळेला सोडायचं नाही तशी सम आहे तुमच्या मन डोक्यात आल्यावरती ती सम तिथे पाहिजेच जसा कृष्णाने एकदा अर्जुनाला विचारलं जेवता जेवता बट्ट्या गेल्या का तरी का कृष्णा अरे अर्जुना तुझा घाट तोंडात कसा जातो बाण असा लागला पाहिजे तशीच समय आहे का तुमच्या मनात एखादं एक्सप्रेशन आलं का ते तुम्ही पकडताना सम हल्ली नाही पाहिजे त्याच्या ती घेऊन कोणत्या इतके त्याचे निर्णय प्रयोग करावे लागले जरा पंचम करा जरा पंचम करा जरा पंचम करा नाही नाही बघूया प्रयत्न आता भैरव राग आहे भैरवाच्या एक दोन आत्या घेऊ त्याच्यात आता काय भैरव राग हा मुख्य राग कालिंगड आहे कारण त्याच्यात सरळ स्वर आहे आणि त्याच्यातून काळ करून प्रौढ झालेला राग प्रगल्भ झालेला राग भैरव आहे म्हणून पूर्वीच्या याच्यात भैरव जनक समजला जातो म्हणजे पुरुष राग कारण काय की त्याचं त्याचं चलन ओढव आहे त्याचं स्वरूप सिद्ध करताना त्याचं चलन ओढव झालेलं आहे त्याचं सॉरी ग म बल निजा निध प म ग रे ग म बद निजा भैरव असा शिकवला जातो वास्तिक सारखामध्ये पण हा कालिंग आहे आज कालिंगरा मध्यमावरून घेतला तर गौरी म्हणून आता इथे त्याचं स्वरूप कसं बनलं अनुभवाने गंधार गंधार साफ करून टाकलं गंधारावर न्यास नाही ठेवला अरे इतका जवळ आणायचं ते त्याला थांबवायचा की विरह उत्पन्न होतो षडजाला मिळणार आणि तो तेव कंपन मध्यमशी त्याची संगतीने तो रे ग रे नाही लागे म रे गंधार निश हे वीक झाल्यामुळे सुद्धा थोडा अशक्त होऊन बसला वीक तितका लागत नाही रे ना Janam Nam फास्ट आहे म्हणून आणि जिथे त्याची स्पीड वाढली तिथे तो मग थोडासा सरळ आरोआरो होऊ शकतो पण तो फक्त तेवढ्या पुरतात आता आजचाही पहा एका એકાવટના નથી એટલે पण सदा रंगी तो पंचम इतका रंगी असं नाही येणार हे धोरण पूर्वीच्या अत्यंत शिकवताना येते जिथे बारकाईने शिकवलं गेलं तिथे हे शिकवलं गेलं सदा रंगी जे Ah. जुन्या लोकांकडून गोष्ट केली वादी समाधी ते मानत नसत कारण वादी समाधी ही स्वरशास्त्राची भाषा आहे कलेतली येत नाही तिथे ग्रह न्यास आहे आणि कर्ता कर्म क्रियापद जसं भाषेमध्ये असतं तसा ग्रह अंश न्यास ग्रह आणि न्यास बदलता येतो तर तिघांची विशेषणं जसे वाङ्मयामध्ये आपल्या भाषेमध्ये कर्ता कर्मक्रियापद प्रत्येकाचं विशेषण असतं आणि हळूहळू ते विस्तार होत होते तसं इथे सुद्धा काय की त्याचा अंश जो असतो तो समेवर येतो का आणि त्याच्या आसपास त्यांनी अगोदर सांगितलं की योयम ध्वनी विशेष असतो सरवर्ण विभूषित हा का तो जो ध्वनी म्हणजे जी ध्वनीतली मुख्य जागा असते ती सरांच्या वर्णाने विभूषितेची असते म्हणजे असे त्याला विशेषणं लागतात I love all. कुटुंब बिन तरस रही कुटुंब रही तरस राहिली वा तुम बिना तरस रही ਦਰਸ ਨੇ ਬਟਾ तुमबिन तरस राहिली तिथे व्या लईला हाल हाडरा कसा दिलाय बा मोठं होतो बिन तरस रई दरस बे बचाओ दरस बे पंजाम Madarangir ile bağlamı Muritteyan da Muritteyan Madarangir ile Bye. पहा कुठेही गंडारवर न्यास नाही आहे कोयल गो त्याच्यातलं सोशल हे घेतलं आहे की तिचं प्रियकर घरी आलेलं आहे आणि तो कोकळ ओढतो म्हणजे आता कशाला कोकळतो असतो लक्षण आहे मो धिंग लावलं ते बाळासाहेब तर आता कशाला विनाकारण ऑर्डर करतोस तू यायच्या अगोदर ठीक आहे <laughs> को सचन बोल सुनावट काहे को निसा لكم نساء सांभाळून रिदम रिझममध्ये तो सिरील पाहणार ओ आकाश सुद्धा भो इलॉंगेशन ऑफ व्हावेल आहे तर तू जिथे व्हावेल सोडला तोच आकार पुढच्या ह्याच्यात लागला पाहिजे भो बदलायचा नाही भो तिसरं पा पिया मिळण्याची बारी पिया मिळण्याची बारी पिया मिळ तो मध्यम आणि निषाद वाटे विसंगत आहेत सावट नाही तो पिया मिळण्याची बारी रे आरे बलिहारी वार मैं मिलन क्यों मैं पिया मिलन क्यों जतन को मैं तोरे बलिहारी वार मैं यमिरन केवा के हे मैं पिया मिलन केवा रे रे अरे रे सके जतन को बता मैं तोरे बलिहारी वारी मैं पिया मिलन केवा रे अन बहुत दिन पाठ पिया मोर आवे मंगल गाव सखिया सारे मैं या मिलने के बाते बहुत दिन पाठ पिया मोर आवे मंगल गाव सखियाँ सार मैं मिलन अरे बारी मैं मिलन के अरिए अरिए सखिया जतन को बता मैं तोरे बलिहारी वारी मैं अजिए अजिए सके जतन को बता मैं तोरे बलिहारी बारे बारे मैं पिया मिलन के Jatana ko batama tori bali hariva yamidana kiva ere maha priyamidana kiva ere adiye अजी जतन को मैं तोरे बलिहारी वारी जतन को मैं तोरे बलिहारी वारी केवा आता एक आणखी एक मऊ दाखवतो त्याच्यातूनच रामकली निघालेलं आहे असं का रामकली वास्तविक भैरव एवढा असा भरीव राग नाही आहे त्याची एक मजा आहे सांगा का ती वास्तविक भैरवाच्या काही चिजामधून असे स्वर निषाद कोमल गंधार कोमल अशा माझ्याकडे काही चिजा आहेत सांगा का ते त्याच्यामध्ये कधी गंधार कोमल लावलं आहे कधी निषाद कोमल लावलेलं आहे तर ही जी चीज आहे ही पॉप्युलर भैरव म्हणून पण आमच्याकडे रामकली आहे अब अभन जगा हो प्यारे मायका आता याची आमची बंदिश पहा अवन जगाव प्यारे मैका त्याची रिदम आहे अच्छा, त्याची रिदम बदलली तर त्या चिजेचा मूळ जातो म्हणजे टेम्पो जो असतो तो अवन जगाव प्यारे मैका लागली अखिया अबहिने पलक झपक निशी सारी जगी जगाए तोन अबने जगाव अबन जगाव चार पलक झपक जब जगाए जगाए तोने अब जगाव प्यार का लागली अखियाँ आवरने का पलक झपक निशिसारी जगी जगाए तूने अब गाव सोवन देवो आनंद भुवन लागूंगी तोर छटिया तड़ना अब ए, तो मोय लागूंगी रोवन दे जोय आनंद भुवन ग लागूंगी तोर छटिया सरना अब तू ही न जागो अब न जगाव प्यार म्हणजे तो मध्यम तीव्र ते कोमल किती इफेक्टिव्ह लावलेला आहे तो मुद्दाम असं न करता तो असा असा सटलटी याने लावलेला आहे त्यांना आणि ही त्याची मजा असते पूर्वी असा ख्याल कुठेतरी वाढवला जात नसे त्यांना आज दुसरं आला की प्रत्येक गोष्टीचं हे करायचं म्हणजे प्रदर्शन मांडायचं असं झाल्यामुळे त्याच्यामध्ये घेऊन त्याची सटलती नाहीशी होते आता तसं आता मी थोडासा तोडीचा हे घेतो थोडक्यात थोडक्यात आटपतो जास्त गावत नाही आहे आता त्याच्यामध्ये सुद्धा पहा की काही चिजांची कशी ही झाली आहे हां हां तोम तननी तनी तोम तनी

धान धान नटून तारान धान धान तो धान तुंदर धान तना तु तेरे लाल तना तुंद तर धान धान तो तननी तन दे तो temeli dönüktür derine Erebani Nadir gürdani, tundur gürdani Dernek tundur kadar elani Lani çok nani sen Deme de de deme de de da da da an Nadir gürdani, tundur gürdani Tana na tana ni da ni do do do da ni tana ni da re re la da ni do da na du du da ni tu du du da ni tana na tu da ni la na ti ni la da na tu ni da da ni do tana ni do da na ni tana ni do da na ni da re re la अशी असे पुष्कळ त्याला नाही म्हणतं किंवा तरी ऐकू नाही म्हणजे काही पाठांतर सुद्धा नाही आहे कालिंगडा कालिंगडाच तो खरा त्याच्यानंतर कालिंगडाचे अनेक कारण काय कालिंगडा मुळात एक सिधा सिंपल पण गोड असा राग आहे का पण काय असतं की कुठली भाषा बोलीभाषा गोडी जरी असली तर ती प्रगल्भ होत नाही ती प्रगल्भ ज्यावेळी होते तर त्याच्यातला मुळातला गोडवा नाहीसा होतो असं मात्र नाही हां तर पंडितगिरी झाली तर मात्र ते खडी बोली होते तर त्याच्यातली ती ओळखून तुम्ही त्याला वाढवायचं असतं तर त्याच्यातलं तो घेणार आता पा बली हरी वा इथे पदनिसा घेतलं पण तेवढ्यासाठीच घेतलं आहे पदनिसा नाही घेणार बलिहारी वारे मैं ते खी आता आता उत्तम वाटलं हे ऐकवतो का म्हणजे तो तो ख्यालनुम आहे तिलवाड्यातला सगळं बीन आहे जो दा star. त्या स्टेजीसमधून जाय जायला पाहिजे आणि त्या सगळ्या स्टेजीस प्रत्येक तुम्ही याच्यात कंट्रोलमध्ये म्हणजे मग तुम्हाला त्याचं स्वरूप फक्त आठवायचं का उसकी, शकल देखो और गाव असं सांगायचं आणि विस्तार करताना पहिलं स्टाईल हे की उसकी नायिका कोणशी आहे ते मॅच्युअर झाल्यानंतर सांगायचं नजर खोलल्यावर की आता आता काय तू फक्त स विसर फक्त त्याची नायिका कोणती आहे ती पाहून तुम्ही पुढे करा म्हणजे काय होतं बंधन राहतं जरी तुम्ही खेळलात खूप जरी तर ते एका विशिष्ट याच्या बाहेर जाणार नाही स्वातंत्र्य दिलेलं आहे पण स्वातंत्र्यावर सुद्धा बंधन आहे हे आपल्याला तुम्ही आता मी तोडीचा ख्याल दाखवतो हां हां तोडीमध्ये असा गंधार जो आहे हा जो एक विशिष्ट तऱ्हेने दाखवला जातो असा न्यास होत नाही त्याच्यावर काय का ना చేశారు ఈ చెప్తే ఆందోళన నిరాళించాలి నా నా देशाच्या सगळ्या व्हॅल्यूज निळ्या झाल्या दैवत कोमल तोच आहे निषादी आहे शुद्ध तिथे पण भैरवासारखा तर लागणार नाही तो आता पॉप्युलर चीज आहे अब मोरे राम अब मोरे राम आहे ना आ लगाएछ प्यारामिटर अब राम रे अशी त्याला गंधारचा जसं इंडियन पेंटिंगमध्ये एखादी गोष्ट हे करायची असली ते एक्झॅक्ट एक्झॅक्ट करून आता भुवई काढायची ते ते मुद्दाम अशी लांब काढायची आता तेव्हा नाक थोडं मोठं दाखवेल तर असं राम रे त्याची राम रे असं त्याचं स्वरूप झालं राम रे बेरा serdine ihar Ni serdine ihar Ram Dela Afata Adonga Malakeri Tumaşa Ah धीराम एवढे चार शब्द घेऊन त्याने किती विस्तार त्याचा केलेला आहे तशी दुसरी आहे हे लाल म्हणा एका पंचममध्ये टोळी उभा केल्या रे लाल मना आ लान मनावन चली ये काऊ की बात मैं लाल मना आ समझत नहीं है कहोगे समझत ना કારણ વ્યાકુલ ભાઈ હા તો રે કા વ્યાકુલ ભાઈ ત્યારે તું ચલ ઉઠ મોરે સા फार मजा आहे अंतराची फार हां तो रे का भाई भाई समज समाजसुद्धा असा दोघांचा स्वरांचा आणि शब्दांचा असा इतकं समजून साधलेलं आहे की हे समजून गाणं गेलं उगीच कसं तरी उत्पन्न नुसतं तोडी नाही आहे म्हणा आ 什么认真啊？ आवडताना जास्त झाली म्हणजे मोनो हे होते म्हणून ते ताबडतोब कव्हर करावं लागते मनाव समजत thấy ý cao ký và trẻ là một chỗ đấy cao

एक आणखी एक मऊ दाखवतो म्हणजे काही काही चिजांचं काय हे झालेलं आहे साधी लंगर का करियोगी, आमची तालीम त्याला एक टेम्पो आहे आणि कंकरियो नाही का करियो परत तोच मागच्या